एक लग्न असेही भाग दहावा लेखिका वैशाली गुरव सादर करते एव्ही मागील भागात आपण पाहिले समीर आणि शर्वरीचे लग्न होते सत्यनारायणाची पूजा झाली देवदर्शनही झाले आता पुढे शर्वरी चल जेवायला श्रिया म्हणाली शर्वरी सांगते नको मला भूक नाही अग अशी कशी भूक नाही वेडी आहेस का चल ग श्रिया जबरदस्ती तिला उठवून बाहेर नेते समीर डायनिंग टेबलवर बसलेला त्याच्या शेजारी बसवत बोलते भाऊजी पाहिलं का भूक नाही म्हणते शर्वरी श्रिया म्हणत मध्ये निघून जाते दुसऱ्याचे डोकं खाऊन पोट भरलं असेल ना आता तिचं तो तिला ऐकू जाईल एवढ्या आवाजात बोलतो. ती यावर गप्पच राहते. काही वेळाने सगळेच टेबलवर जमतात. तिला जेवण जातच नव्हते. पण घरच्यासारखं मधूनच उठताही येईना. घरी आपलं कसंही वागलं तरी चालायचं. ताटात घेतलेलं थोडंच अन्न, पण सगळे उठेपर्यंत बराच वेळ ती ते खात होती. जेवण झाल्यावर हात धुवून, "दी, मी काही हेल्प करू का तुला मला करमत नाही ग श्रिया सांगते अग माझ्याशी बोल ना मग आणि काम होत आलंय ग आता ती खुर्ची घेऊन बस ना आणि तू रुळेपर्यंत सुरुवातीला होईल असं समीर चिडला पण चूक माझीच होती म्हणून असं फील होतंय का मला आई बाबांची काय एवढी आठवण येते खूप एकटं वाटतंय हे माझं घर आहे असं जराही वाटत नाही. कस होणार आहे माझं? श्रियाचं काम उरकलं आणि ती काही बोलेना म्हटल्यावर चल बाहेर हॉलमध्ये बसू गप्पा मारत. मॉम विचारतात, शर्वरी करमते का ग? चेहरा उतरलाय तुझा? श्रिया सांगते, हो बघा ना मॉम तिला करमेना. मॉम सांगतात, अगं थोडे दिवस असं होतं. पुन्हा नाही होणार समीर आणि रोहन दोघं दिसत नव्हते तिला आता झोप येऊ लागलेली झोप आले का तुला अग पण आज झोपायचं नसतं तू श्रिया तिच्या कानात म्हणाली तिला काय म्हणायचे ते शर्वरीच्या लक्षात आलं नाही शर्वरी विचारते म्हणजे म्हणजे कळेल काही वेळाने श्रिया असं म्हणाली आणि क्षणार्धात तिच्या लक्षात आलं बाप रे तशी तिची झोपच उडाली एवढ्यात समीरच्या रूमचा डोअर ओपन करून रोहन बाहेर आला काही वेळाने समीरही पण त्याच्याकडे तिने पाहिलेही नाही चल ना शर्वरी तुला काही दाखवायचं आहे असं म्हणत श्रिया तिला समीरच्या रूममध्ये घेऊन आली समोर बेडवर केलेली सजावट पाहून तिच्या पोटात भीतीचा गोळा आला. कशी वाटली? तुला आजपासून इथेच झोपायचे आहे. चल मी निघते. Good night. हम्म गुड नाईट. तिला बोलायलाही शब्द बाहेर येत नव्हते. आता काहीतरी करावं लागेल. पण काय? तिला असे विचारात पाहून श्रिया निघून गेली. तिथे असणाऱ्या खिडकीतून बाहेर पाहत ती उभी होती. इतक्यात समीर येतो. तो डोर लावून तिच्याकडेच आला. आता हा काहीतरी नक्की करणार हे तिला माहीत होतं म्हणून हातात एक क्लिप घेऊनच ती थांबलेली. त्याने तिला मागून पकडलं आणि तिच्या गालावर गाल टेकवून स्वतःला तिच्यात हरवू लागला. दोन सेकंद तीही हरवू लागलेली. भानावर येत म्हणाली, "समीर काय करतोय तू? तुला मराठी कळतं ना? समीर म्हणतो, "नाही कळत. काय करणार आहेस? आता लग्नाची बायको आहेस हा? खूप झालं तुझं. तू असं ऐकणार नाही ना? ठीक आहे. असं म्हणत त्याने तिला बेडवर जबरदस्ती बसवलं आणि तिच्या जवळ जाऊ लागला. शर्वरी म्हणते, समीर आवर हा स्वतःला. मी शेवटचं सांगते माझ्या अंगाला हात नाही लावायचा अजिबात. याचे परिणाम वाईट होतील. सांगून ठेवतेय. समीर विचारतो, काय करणार आहेस तू सांग ना शर्वरी सांगते तू फक्त हात लाव मग बघच मी काय करते ते मला चॅलेंज या समीरला असं म्हणत तिला बेडवर पाडून तो तिच्या जवळ जात तिला गालावर गाल लावला एवढ्यात तिने हातातील क्लिप त्याच्या मानेवर टोचली ती टोचली तसा तो पटकन उठणार तर क्लिपचा चांगलाच ओरखडा त्याच्या मानेवर उठला मूर्ख आहेस का ग तू हे तू काय टोचलं मला तो साईडला होत आरशात पाहू लागला आणि तीही उठून बाजूला झाली तो पाहतो तर बराच मोठा ओरखडा उठलेला खूप लाही होत होती तिला दाखवत म्हणतो हे काय केलंस बघ एवढं लागलंय हे पाहून तिलाच वाईट वाटले ती म्हणते सॉरी मी मुद्दाम नाही ते झालं तो विचारतो हातात घेऊन बसली होती ना मग मुद्दाम कसं नाही ती बोलते आय एम सॉरी ना बघू मला खूप लागलं का तो सांगतो काही गरज नाही तू उत्तर आधी माझ्या बेडवरून कुठेही झोप जा माझ्याजवळ नाही झोपायचं मी काय खाणार होतो तुला लगेचच तुला काय वाटलं जबरदस्ती करेन हे असं करायचं असतं तर लग्न नसतं केलं कळलं ना मला बोलायचंच नाही आता तुझ्याशी मगाशी बाहेर एवढं होऊन पुन्हा तुझ्याकडे आलो मीच मूर्ख आहे तो बडबड करत होता आणि ब्लँकेट अंगावर घेऊन झोपलाही ती तिथे साईडला असणाऱ्या खुर्चीवर मागच्या सारखी बसली त्याला लागलं त्याचंही वाईट वाटत होतं तो झोपला होता पण ती खुर्चीवर अशी बसली होती तर त्याला झोप कशी लागणार होती तरीही तो तसाच पडून राहिला तिला आता रडूच आलं असतं पण कसं बस स्वतःला तिने सावरलं होतं थँक गॉड मला लागलं याच तरी वाईट वाटतं हिला नशीब थोडं तरी प्रेम आहे मग अशी का वागते ही रडत तर नसेल ना आता आता माझ्याशिवाय तरी कोण आहे तिचं इथे म्हणून लगेच असं टोचवायचं का मी असा वागलो तर ती तिथेच टेबलवर डोकं ठेवून पडलेली त्याला राहावे ना म्हणून तो पुन्हा उठला तिच्याजवळ येत तिला हाताला पकडलं ती म्हणते खरंच सॉरी अरे इथे साईडला झोपू शकतेस हे दुसरं ब्लँकेट तुझ्यासाठी नाहीतर मलाच झोप नाही लागणार डोंट वरी तुला हात नाही लावणार हे सांगून पुन्हा तो तिला पाठ करून झोपला ती तशीच साईडला बसून राहिली त्याला खूप लागलं बहुतेक पाहू का एकदा असं म्हणत ती वाकून त्याला पाहू लागली आणि ती झोपली का पाहायला नेमका तो वळला तिला पाहून दचकलाच आता काय विचार आहे तुझा ए तू व्हॅम्पायर तर नाही ना माझं रक्त बिक्त प्यायचा विचार असेल तर मी आपला जातो बाहेर झोपायला ती म्हणते शी काही काय किती बकवास करतोय तू तो म्हणतो मग काय आता तू झोप आणि मला झोपू दे ती विचारते आय एम रिअली सॉरी खूपच लागलंय का बघू ना एकदा हे बघ झालं समाधान आता झोप तो दाखवत म्हणाला ती विचारते एखादी क्रीम नाही का लावायला आता बाहेर जाऊन सांगू का सगळ्यांना पहिल्याच रात्री बायकोने प्रसाद दिलाय तसं तिला हसू आलं आणि तिने चेहराच वळवला तो ब्लँकेट पांघरून झोपला हिला इतकी काळजी वाटतेय मला माहित आहे शर्वरी यू लव्ह मी तू का कबूल करत नाहीस मी पण कबूल करून नाही घेतलं तर नावाचा समीर नाही बघ तिची त्याच्याबद्दलची थोडीशी भीती निघून जाऊ लागलेली मी समजते तसा खरच वाईट नाही हा पण मला थोडं समजून तर घेऊ दे की तू कसा आहेस ते तिला विचारात कधीतरी झोप लागते दुसऱ्या दिवशी सकाळी तिला आधी जाग आली तो उठायच्या आत ती तयार होऊन बाहेर गेली मध्ये तिच्याही आधी उठलेली श्रिया तिला दिसली श्रिया विचारते गुड मॉर्निंग झोप लागली का ग शर्वरी बोलते हो मॉम दिसत नाही श्रिया सांगते अगं दोन दिवस दगदग झाली ना मग त्यांना म्हटलं जा फिरून या दोन दिवस मग आता ते दोन दिवसांनी येतील ओ अच्छा शर्वरी म्हणाली श्रिया सांगते मग आज काय बनवणार तू आज तू काहीतरी बनवावं लागतं बरं का शर्वरी विचारते अच्छा हो का तू काय बनवलं होतंस ग श्रिया सांगते मी गुलाबजाम फर्स्ट टाइम मला तर काहीच येत नव्हतं काय मग मीही तुझीच बहीण आहे दोघी एकमेकींना टाळी देतात बरं मग आता काय करणार आहेस मी शेवयाची खीर बनवू चालेल म्हणजे मी नाही बनवली कधीच पण यूट्यूब कधी उपयोगी पडणार ना मग ओके डन बरं थांब मी रोहन उठला का ते बघते श्रिया पाहायला जाते शर्वरी तोपर्यंत यूट्यूब ओपन करून तो व्हिडिओ सर्च करून पाहू लागते समीर आणि रोहन केव्हाच डायनिंग टेबलवर येऊन बसले होते श्रिया काही कारणाने बाहेर आलेली तर समीरला पाहून म्हणाली, भाऊजी आज शर्वरी बनवणार आहे हा स्वीट. समीर म्हणतो, काय तिला बनवता येतं का? म्हणजे गोड माहीत नाही कडूच जास्त बनवता येत असेल. काय म्हणालास? शर्वरी जरा बाहेर ये. रोहन तिला बाहेर बोलावू लागला. समीर बोलतो, अरे आता तिला कशाला बोलवतो आहे तू? काय झालं शर्वरी बाहेर येऊन विचारू लागली हा समीर पाहिले का आता काय म्हणाला तुला तुला गोडपेक्षा कडू काहीतरी बनवता येत असेल हा इन्सल्ट आहे हा माझ्या बहिणीचा रोहन म्हणाला शर्वरी सांगते हो का काय आहे ना ब्रो मला बनवायचंच म्हटलं तर दोन्ही जमतं पण जर मी कडूच काही बनवले ना ते समोरच्याला मात्र खावं लागेल रोहन म्हणतो हो हो बरोबर आहे तू बनव आमच्यासाठी गोड आणि त्याच्यासाठी कडू मी आहे ना मी पाहतोच कसा खात नाही शर्वरी म्हणते ओके डन ब्रो मी आलेच काय ब्रो तू माझ्या साईडने असायला हवं ना तू तिची का साईड घेतो आहेस समीर म्हणाला रोहन म्हणतो अरे माझी वहिनी आहे तिच्याबद्दल असं बोललेलं नाही चालणार समीर म्हणतो ती काहीही बनवून घालेल मग काय मी ते खायचं ते काही नाही हा मी चाललो अं <laughs> अजिबात नाही चालणार समीर थांब तुला आता खावं लागेल ती जे बनवेन ते समीर त्याच्याकडे बिचारा बनून पाहत होता श्रिया मध्ये काम करता करता बाहेर चाललेलं ऐकत होती शर्वरी आत जाताच दी कारलं आहे का घरात श्रिया विचारते अगं काय करणार आहेस तू शरू म्हणते कारल्याचा ज्यूस श्रिया सांगते बापरे अगं समीर भाऊजी आणि कारलं शक्यच नाही ते भाजी खात नाहीत ज्यूस तर अवघड आहे आता तर खावच लागेल त्याला तिने फ्रीजमध्ये शोधलं आणि ते सापडलं अगं तू खरंच करणार आहेस हो असे म्हणत शर्वरीने ते कट करून मिक्सरवर फिरवलंही. ज्यूस गाळून साईडला ठेवत पुन्हा शेवयाकडे पाहू लागली. तिने गोड शेवयाची खीर बाहेर आणली आणि ती सर्व करू लागली. दी बाहेर येतेस ना? त्या दोघांना खीर वाढून दिली आणि आत जाऊन तो ज्यूस आणून समीरच्या समोर मांडला. हे काय आहे? समीर विचारतो. हा ना स्पेशल ज्यूस आहे. जस्ट फॉर समीर शर्वरी म्हणाली अरे पी केवढा प्रेमाने बनवलाय शर्वरीने रोहन म्हणत होता आणि समीर शर्वरीकडे चिडून पाहत होता इकडे श्रियाला खुणून रोहन विचारत होता काय आहे ते आणि तिने त्याच्या कानात सांगितले कारल्याचा ज्यूस तसा रोहन मोठ्याने हसू लागला समीर काय एखाद्या वेळेस चालतं रे बायकोने बनवलेलं विष पण प्यायचं असतं हा तर फक्त कारल्याचा ज्यूस आहे काय कारल्याचा ज्यूस मग तर सोड मी चाललो मला नकोच नाश्ता नाही नाही नाही समीर आधी ज्यूस पी मग वाटल्यास खा ना गोड रोहन काही त्याला जाऊ देत नव्हता अरे रोहन उगाच जबरदस्ती नको करू तू त्यांना श्रिया सांगते नाही काय होत ग एखादे दिवस आईने भाजी खायला सांगितले तर खात नसायचा मग हा संपूर्ण आयुष्यातला एक ज्यूस चल थोडा तरी प्यायला हवा ना तिने बनवला तर आणि कसं बोलला तो तिला रोहन असा बोलत होता आणि ती अजूनही त्याच्या समोर उभीच समीरला खूप राग येत होता तिच्याकडे रागाने पाहत त्याने सगळा ज्यूस पिला आणि उठून बेडरूम मध्ये निघून गेला अरे समीर खीर तर खा ना रोहन बोलवत होता पण समीर थांबलाच नाही रोहन अरे बघ रागावून गेले ते तो रागाच्या भरात सगळं पिऊन टाकेन असे शर्वरीला वाटलेच नाही ती तिथेच उभी होती आणि भयंकर गिल्ट वाटत होतं शर्वरी तू जा ना त्यांना बघ ही खीर घेऊन जा चिडले असणार ते तिच्या हातात खीर देत श्रिया बोलते रोहन अजूनही हसतच होता सगळं प्यायची काही गरज होती आणि श्रियाने त्याला फटका मारला. हसत काय आहे तू? तू पिला असतास का? काय गरज होती का? शर्वरी घाबरतच मध्ये आली तर तो खिडकीतून बाहेर पाहत होता. Sameer, I am sorry. पण मगाशी कुचकट बोलायची काय गरज होती का? तो म्हणतो, तू ना बोलू नकोस माझ्याशी म्हणून कारल्याचा ज्यूस? ती सांगते, हो, पण आता तुझ्यासाठी खीर घेऊन आलीय. तो म्हणतो नकोय मला पोट भरलं माझं तुझ्या त्या ज्यूसने तो बेडवर येऊन बसत बोलला ती त्याच्या पाठीमागे येत तिथेच साईडला बसत चमच्यात खीर घेऊन त्याला देऊ लागली एकदा सांगितले ना नकोय मला ती बोलते सॉरी म्हणाले ना मी तो म्हणतो सॉरी म्हणजे वाटेल ते करायचं आणि सॉरी म्हणायचं ती हातातील खीर पुढे करत होती आणि तो साईडला सारत होता हे असं तीन चार सेकंद चालतं मग मात्र ती उठू लागली खायची तर खा नाहीतर नको खाऊ मला नाही गरज खीर तिथेच ठेवून ती निघणार तर समीर जागेवर उठला तिचा हात पकडून स्वतःकडे ओढलं आणि तिच्या गालावर ओठ टेकवले अचानक असं काही घडल्याने ती स्तब्ध होऊन त्याच्याकडे पाहत होती आणि तो तिच्याकडे न पाहताच बाहेर हॉलमध्ये गाणं गुणगुणत निघाला तू करे तो सही हम करे तो क्यो गलत बात है दोन मिनटं तिला काही सुचत नव्हतं स्तब्ध झालेली ती तिथेच बेडवर बसली बराच वेळ झाला ती काही बाहेर येईना म्हणून श्रिया बेडरूम मध्ये आली पाहते तर ती कसल्या तरी विचारात बसलेली अगं तू चल ना आता तुला नाही का नाश्ता करायचा हो आलेच तू हो पुढे शर्वरी जरा तोंडावर पाणी मारून बाहेर आली खीर खूप छान झाली हा शर्वरी रोहन बोलला ती अजूनही तशीच बावरलेली होती टेबलवर बसली रोहन आणि समीर सोफ्यावर बसलेले समीरने रेड कलरचा टी शर्ट घातलेला अचानक रोहनला तो काल रात्रीचा ओरखडा दिसला समीर बघू हे काय झालं तुला मांजरीने पंजा मारल्यासारखं दिसतंय रोहन जवळून पाहत हसत म्हणाला शर्वरीने हे ऐकतात ती आणखीनच शरमली कुठे नाही तर ते परवा काहीतरी लागलं असेल समीर लपवत म्हणाला कशाला खोटं बोलत आहेस परवा नव्हतं हा ओके ठीक आहे नाही सांगितलं तरी कळालं आम्हाला रोहन हसू लागला आणि श्रियाही तशी शर्वरी लाजून किचनमध्ये निघून आली बाप रे कुठल्या कुठे पोहोचत आहेत हे मला तर वाटलं नव्हतं हे असा विचार करतील रोहन बस झाली चेष्टा आता ती नवीन आहे इथे बघ ती आत गेली श्रिया म्हणाली अरे मी तिला कुठे काय म्हणालो आमचं दोघांचं चालू आहे ना समीर पण बेडरूम मध्ये जाऊ लागतो अरे आता तू का चाललाय बस ना एक मिनिट थांब रे शर्वरी चल बाहेर येतेस का रोहन टीव्हीच्या शोकेसच्या एका कप्प्यातून एक इन्व्हलप काढून आणतो आणि शर्वरीच्या हाताला धरून तिला समीर जवळ आणत दोघांच्या हातात देतो हे माझ्याकडून तुम्हा दोघांना लग्नाचे गिफ्ट हे काय आहे समीर विचारतो रोहन सांगतो तू स्वतःच बघ उघडून रोहनकडून ते घेत उघडून पाहतो त्यात चार दिवसांसाठी महाबळेश्वर मध्ये रिसॉर्ट बुकिंग केले होते समीर म्हणतो अरे पण आमचा आत्ताच असा काही प्लॅन नाही समीर सारवासारव करू लागला रोहन बोलतो तुझा नसेल पण माझा होता ना तुम्ही उद्या सकाळी निघत आहात बाकी मला काही माहीत नाही हा तुला लाज वाटते का मी तुझ्यासाठी बुक केले म्हणून एन्जॉय करा ना बरं ठीक आहे थँक्स समीर त्याला मिठी मारतो आणि तिच्याकडे पाहतच मनातून विचार करत होता आता हिला तयार करण्यासाठी मात्र हिच्या पाया पडावं लागेल श्रिया आणि शर्वरी मध्ये होत्या दुपारचे जेवण बनवायचं चाललं होतं सकाळी जे घडलं ते अजूनही शर्वरीच्या मनातून जात नव्हतं त्यात रोहनने केलेले ते चार दिवसांचे रिसॉर्ट बुकिंग आता यासाठी जर मी त्याच्यासोबत गेले तर झालं माझं काही खरं दिसत नाही मला थोडा वेळ हवा आहे हे समीरला तरी कळायला नको पण त्याच्या ब्रोनी दिलंय ते मग त्याला नाही तर म्हणणार नाही तो आता अवघड होऊन बसलंय नक्की तो यासाठी मला आता गळ घालेन येस तुम्हाला काय वाटते समीर आणि शर्वरी जातील का महाबळेश्वरला तुमच्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा कथा आवडत असल्यास लाईक करा तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा पुढील भाग सगळ्यात आधी ऐकण्यासाठी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला म्हणजेच एव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा थँक्यू